ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय बावीसावा देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतीचा विवाह मैत्रे म्हणाली अशा प्रकारे जेव्हा कर्दमानी मनूच्या संपूर्ण गुणाचे आणि कर्माच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले तेव्हा तो काहीचे संकोचून निवृत्तीपरायण मुनींना म्हणाला मनू म्हणाले वेदमूर्ती भगवान ब्रह्मदेवाने आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तप विद्या आणि योग संपन्न तसेच विषयांमध्ये अनासक्त अशा तुम्हाला आपल्या मुखापासून प्रकट केली आहे नंतर हजारो चरण असलेल्या त्या विराट पुरुषाने सर्वांचे रक्षण करण्यासाठीच आपल्या हजारो भुजांपासून आम्हा क्षत्रियांना उत्पन्न केले आहे अशा प्रकारे ब्राह्मण त्याचे हृदय आणि क्षत्रिय हे शरीर म्हणवले जाते एकूण एकाच शरीराशी संबंधित असल्याकारणाने आपापली आणि एक दुसऱ्याचे संरक्षण करणाऱ्या त्या ब्राह्मण आणि क्षत्रियांची वास्तविक श्रीहरीचं रक्षण करतात ते सर्व कार्याचे कारणरूप अशी असूनही वास्तविक पाहता निर्विकार आहेत आपल्या केवळ दर्शनानेच माझे सर्व संदेह दूर झाले कारण आपण माझ्या प्रशंसेच्या निमित्ताने प्रजा पालन करण्याची इच्छा ठेवणाऱ्या राजाच्या धर्माची मोठ्या प्रेमाने निरूपण केले आहे ज्यांनी आपली इंद्रिय जिंकलेली नाहीत अशांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे माझे मोठे भाग्य की मला आपले दर्शन झाले आणि मी आपल्या चरणांची पवित्र धूळ आपल्या मस्तकी ठेवू शकलो माझा भाग्योदय झाला म्हणूनच आपण मला राजधर्माचा उपदेश देऊन माझ्यावर मोठी कृपा केली आणि मी सुद्धा माझे प्रारब्ध उजाडल्यामुळेच आपली पवित्र वाणी एकाग्रतेने ऐकली हे मुने या कन्याच्या स्नेहामुळे माझे चित्त फार चिंताग्रस्त झाले आहे म्हणून नम्र अशा माझी ही प्रार्थना कृपा करून ऐकावी प्रियव्रतानी उत्तानपादाची बहीण असलेली माझी ही कन्या वयशिलानी गुण यांनी संपन्न असा पती मिळवण्याची इच्छा करीत आहे जेव्हा हिने नारदांच्या मुखातून आपले शील विद्या रूप वय आणि गुणांचे वर्णन ऐकले तेव्हापासूनच तिने आपल्याला पती म्हणून वरण्याचा निषेध केला आहे हे दुजेवर मी मोठ्या श्रद्धेने आपल्याला ही कन्या अर्पण करीत आहे आपण हिचा स्वीकार करावा गृहस्थाला उचित अशी सर्व कर्मे करण्यात ही सर्व दृष्टीने आपल्याला योग्य आहे जो भोग स्वतःहून प्राप्त होईल त्याची अवहेलना करणे विरक्त पुरुषाला सुद्धा योग्य नाही तर मग विषयासक्ताबद्दल काय सांगावे जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा आदर करीत नाही आणि एखाद्या कंजूस माणसापुढे हात पसरतो त्याचे सर्वदूर पसरलेले यश ही नाहीशी होते आणि दुसऱ्यांनी तिरस्कार केल्याने त्याचा मानभंग होतो हे विद्वन मी असे ऐकले आहे की आपण विवाह करण्यासाठी उत्सुक आहात म्हणून ठराविक काळापुरते ब्रह्मचर्य पाळणारे आपण या कन्येचा स्वीकार करावा मी हिला आपल्याला अर्पण करीत आहे कर्दम मुनी म्हणाला ठीक आहे विवाह करण्याची माझी इच्छा आहे आणि आपल्या कन्येचा अजून कुणाशी वागनिश्चय झालेला नाही म्हणून आम्हा दोघांचा सर्वश्रेष्ठ अशा ब्राह्मविधीने विवाह होणे उचित ठरेल हे राजन तुझ्या या मुलीचा वेदोक्त विवाह विधीमध्ये प्रसिद्ध असलेला संतान उत्पादन रूप मनोरथ पूर्ण होईल जी आपल्या अंगकांतीने शोभा देणाऱ्या अलंकारांनाही तुच्छ करीत आहे अशा आपल्या कन्येचा कोण आदर करणार नाही ही कन्या एक दिवस आपल्या महालाच्या गच्चीवर चेंडू खेळत होती चेंडूच्या मागे मागे पळताना हिचे डोळे चंचल होत होते आणि पायातील नुपूर मधुर झंकार करीत होते त्यावेळी हिला पाहून विश्वावसू गंधर्व मोहाने विशुद्ध होऊन आपल्या विमानातून खाली पडला होता तीच यावेळी येथे स्वतः येऊन विनंती करीत आहे अशा स्थितीत कोणता शहाणा पुरुष हिचा स्वीकार करणार नाही ही तर साक्षात महाराज श्री स्वयंभू मनुषी कन्या आणि उत्तानपादाची प्रिय बहीण आहे तसेच सुंदर स्त्रियांमध्ये ही रत्न नाही ज्यांनी कधी श्री लक्ष्मीच्या चरणांची उपासना केलेली नाही त्यांना तर हिचे सुद्धा होऊ शकणार नाही म्हणून मी आपल्या साध्वी कन्येचा अवश्य स्वीकार करीन परंतु एका अटीवर जोपर्यंत हिला संतान होणार नाही तोपर्यंत गृहस्थ धर्मानुसार मी हिच्या समवेत राहील त्यानंतर मात्र भगवंतांनी सांगितलेल्या संन्यासप्रधान हिंसारहित शमदमादी धर्मांना प्राधान्य देईल ज्याच्यापासून या वैचित्र्यपूर्ण जगाची उत्पत्ती झाली आहे ज्याच्यामध्ये हे लीन होते आणि ज्याच्या आश्रयाने हे स्थित आहे ते प्रजापतीचेही पती असे असलेले भगवान श्री अनंत मला श्रेष्ठ प्रमाण आहेत मैत्री म्हणाला धनुर्धर विदुरा कर्दम मुनी केवळ एवढेच बोलू शकले नंतर ते हृदयात भगवान कमलनाभांचे ध्यान करीत स्तब्ध झाले त्यावेळी त्यांच्या मंद हास्ययुक्त मुखकमला पाहून देवहूतीचे चित्त त्यांच्यावर लुब्ध झाले म्हणून महाराणी शतरूपा आणि राजकुमारीची स्पष्ट अनुमती जाणून अनेक गुणांनी संपन्न असलेल्या कर्दमाना त्यांच्याच सारखी गुणवती कन्या आनंदाने प्रदान केली यावेळी महाराणी शतरूपाने सुद्धा कन्या आणि जावई यांना मोठ्या प्रेमाने पुष्कळशी बहुमोल वस्त्री अलंकाराने गृहस्थाश्रमाला उचित असे साहित्य दिले अशा प्रकारे सुयोग्य वराला आपली कन्या देऊन महाराज म्हणून निश्चिंत झाली निरोप घेताना तिचा वियोग सहन न होऊन उत्कंठेने चित्त व्याकुळ झाल्यामुळे तिला छातीशी कवटाळून मुली बाळे म्हणत ते रडू लागले तेव्हा त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्या अश्रूंनी त्यांनी देवहूतीची सारी वेणी भिजवली नंतर कर्दमाचा निरोप घेऊन त्याच्या अनुमतीने तो राणी व परिवारासह रथावर बसून ऋषिकुलाने सेवन केलेल्या सरस्वती नदीच्या दोन्ही तीरावर शांत मुनीच्या आश्रमांची शोभा पाहत आपल्या राजधानीला परतला आपले महाराज येत आहेत हे जाणून ब्रह्मावर्तातील प्रजा अत्यंत आनंदित होऊन स्तुती गाणी आणि मंगलवाद्यासह स्वागत करण्यासाठी समोर आली सर्व वैभवाने संपन्न असणारी ब्रहिस्मती नगरी मनुची राजधानी होती पृथ्वीला रसातळातून वर आणल्यानंतर तेथे अंग साधताना श्री वराह भगवानांचे केस घडून पडले होते तेच केस नंतर नेहमी हिरवेगार असणारे दर्भ आणि लवाळे झाले त्यांच्याद्वारा मुनींनी यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करणाऱ्या दैत्यांचा पराभव करून यज्ञ केले ज्यांच्याकडून भूमिरूप निवासस्थान प्राप्त झाली त्या श्री यज्ञ भगवानासाठी महाराज म्हणून याच ठिकाणी दर्भ आणि लवाळी यांचे आसन अंथरून यज्ञ केले होते ज्या बहिष्मती मनू निवास करीत होते तिथे जाऊन त्यांनी आध्यात्मिक आधिभौतिक व आधिदैविक ताप नाहीशे करणाऱ्या राजभवनामध्ये प्रवेश केला येथे आपली पत्नी आणि संततीसह तो धर्म अर्थ आणि मोक्षाला अनुसरून असणारे भोग भोगू लागला तेथे प्रातकाळी गंधर्व आपल्या पत्नीसह त्याचे गुणगान करीत परंतु मनु मात्र त्यात आसक्त न होता प्रेमपूर्ण हृदयाने श्रीहरीच्या कथा ऐकत असे मनू आपल्या इच्छेनुसार भोग निर्माण करण्यात कुशल असूनही मननशिलानी भगवत परायण असलेल्या त्याला भोग जराही विचलित करू शकत नव्हते भगवान विष्णूच्या कथांचे श्रवण ध्यान रचना आणि निरूपण करीत राहिल्या कारणाने त्याचे मनवंतर व्यतीत होत असतानाचे क्षण कधीच वाया जात नव्हते अशा प्रकारे आपल्या जागृती आदी तीन अवस्था किंवा तीन गुणांचा पराभव करून त्याने भगवान वासुदेवाच्या कथाप्रसंगामध्ये आपल्या मनवंतराची एकाहत्तर चतुर्वेगी घालवली व्यासपुत्र विदुरा जो पुरुष श्रीहरीच्या आश्रयाने राहतो त्याला शारीरिक मानसिक दैविक मानसिक किंवा भौतिक दुःखी कशी काही त्रास देतील नेहमी मनु सर्व प्राण्यांचे हित करण्यात व्यग्र असे मुनीने विचारल्यानंतर त्याने माणसाच्या वर्णाश्रमाचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहेत जगातील सर्वप्रथम सम्राट महाराज मनुचे वर्णन करण्यास योग्य अशा अद्भुत चरित्राचे मी वर्णन केले आता त्याच्या कन्येचा प्रभाव ऐक या ठिकाणी बावीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू